ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय दुसरा भगवंताच्या बाललीलांचे उद्धवाने केलेले वर्णन श्री शुकदेव म्हणाले जेव्हा विदुराने परमभक्त उद्धवाला अशा प्रकारे त्याच्या प्रियतम श्रीकृष्णासंबंधी विचारले तेव्हा त्याला आपल्या स्वामींची आठवण झाली आणि त्यामुळे त्याचे हृदय उच्चंबळून आल्याने तो काहीच उत्तर देऊ शकला नाही जेव्हा उद्धव पाच वर्षांचा होता तेव्हा बालपणी खेळतानाही श्रीकृष्णाची मूर्ती करून तिच्या पूजेत इतका तन्मय होत असे की न्याहारीसाठी आईने बोलावले तरी तो येत नसे तोच आता पुष्कळ वर्षे त्यांच्याच सेवेत राहून म्हातारा झाला होता म्हणून विदुराने विचारल्यावर आपल्या प्रिय प्रभूंच्या चरणकमलांच्या स्मरणाने तो व्याकुळ झाला अशा स्थितीत तो कसे उत्तर देऊ शकणार तो दोन घटका काहीच बोलू शकला नाही नंतर श्रीकृष्णांच्या चरणा रविंद मकरंद सुधापानाने तीव्र भक्तियोगात बुडून जाऊन तो आनंदमग्न झाला त्याच्या शरीरावर रोमांच दाटून आली आणि अर्धोन्मिलित नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या अशा प्रकारे उद्धवाला प्रेम प्रवाहात बुडून गेलेला पाहून विदुराने त्याचे जीवन कृतकृत्य मानले हळूहळू जेव्हा उद्धव भगवंताच्या प्रेमधामातून पुन्हा या लोकात आला तेव्हा त्याने आपले डोळे पुसले आणि भगवंताच्या लिलांच्या स्मरणाने आश्चर्यचकित होऊन तो विदुराला म्हणाला उद्धव म्हणाला श्रीकृष्णरूप सूर्य अस्ताला गेल्याने आमच्या घरांना कालरूप अजगराने गिळून टाकले आहे आमची घरे ओसाड झाली आहेत आता मी त्यांचे काय कुशल सांगू अहो हा मनुष्य लोक केवढा अभाग्य आणि त्यातून यादव तर अतिशय भाग्यही नाहीत जे नेहमी श्रीकृष्णांच्या बरोबर राहूनही त्यांना ओळखू शकले नाहीत जसे अमृतमयी चंद्राला समुद्रात राहत असतानाही मासे ओळखू शकले नाहीत यादव लोक तर मनातील भाव ओळखणारे मोठे समजूतदार आणि भगवंताच्या बरोबर एकाच ठिकाणी राहून त्यांच्याबरोबर व्यवहार करीत होते तरीसुद्धा ते सर्वजण समस्त विश्वाचे आश्रयी सर्वांतरी श्रीकृष्णांना एक श्रेष्ठ यादवच समजले परंतु भगवंताच्या मायेने मोहित झालेले हे यादव आणि भगवंताशी विनाकारण वैर करणारे शिशुपाल इत्यादी यांच्या अवहेलना आणि निंदायुक्त भाषणाने भगवंत हेच ज्यांचे प्राण आहेत त्या महात्म्यांची बुद्धी कधी विचलित होत नाही ज्यांनी कधी तप केले नाही त्या लोकांना सुद्धा इतके दिवस दर्शन देऊन आता त्यांची दर्शन इच्छा तृप्त न करतात ते भगवान श्रीकृष्ण आपल्या श्री विग्रहाला लपून अंतर्धान पावले आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्यांचे डोळेच जणू काढून घेतले आहेत भगवंतांनी आपल्या योगमायाचा प्रभाव दाखवण्यासाठी मानवी लिलांसाठी योग्य असे जे दिव्य रूप घेतले होते ते इतके सुंदर होते की ते पाहून संपूर्ण जग तर मोहित झालेच होते परंतु ते स्वतःही आश्चर्यचकित होत होते त्या रूपामध्ये सौभाग्य आणि सुंदरतेची पराकाष्ठा झाली होती त्यांच्या अंगावरील आभूषणे त्यांच्या सौंदर्यामुळे विभूषित झाली होती धर्मराज युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी जेव्हा भगवंताच्या त्या नयन मनोहर रूपावर लोकांची दृष्टी गेली तेव्हा त्रिलोक्यातील लोकांना असेच वाटले की सध्याच्या मानवसृष्टीच्या रचनेमध्ये विधात्याची जेवढी चतुराई आहे ती सर्व या रूपात पूर्णतया उतरली आहे त्यांचा प्रेमळ हास्यविनोदानी लिलेने पाहण्याचे सन्मानित व्रजबालांच्या नजरा त्यांच्यावरच खिळून राहत असत आणि त्यांचे चित्त असे तल्लीन होऊन जात असे की त्या घरातील कामधंदा अर्धवट सोडून पुतळ्याप्रमाणे उभ्या राहत असत चराचर जगत आणि प्रकृतीचे स्वामी असलेल्या भगवंतांनी जेव्हा असे पाहिले की शांत स्वभावाच्या महात्म्यांना आपल्याच घोर रूपात असलेल्या असुरांकडून पीडा होत आहे तेव्हा ती करुणेने द्रवली आणि अजन्म असूनही बलरामासह लाकडातील अग्नीप्रमाणे प्रकट झाली अजन्म असूनही वसुदेवाच्या घरी जन्म घेण्याची लीला करणे सर्वांना अभय देणारे असूनही जणू काही कंसाच्या भीतीने व्रजवनात जाऊन लपून राहणे आणि अतुल पराक्रमी असूनही कालयवनाच्या समोरून मथुरा नगरी सोडून पळून जाणे या भगवंताच्या लीला आठवून मला काही सूचनाशी होत आहे देवकी वसुदेवांना नमस्कार करून श्रीकृष्ण म्हणाले होते तात माते कंसाचे मोठे भय असल्याकारणाने मी आपली काही सेवा करू शकलो नाही या माझ्या अपराधाकडे आपण लक्ष न देता माझ्यावर प्रसन्न असावे श्रीकृष्णांचे हे शब्द जेव्हा आठवतात तेव्हा आजही माझे चित्त व्याकुळ होते कालरूप असलेल्या ज्याने आपल्या केवळ भुया वाकड्या करून पृथ्वीवरील सर्व भार नष्ट केला त्या श्रीकृष्णांच्या चरण कमल परागाचा सुगंध घेतलेला कोण त्यांना विसरू शकेल आपण सर्वांनी राजेशो यज्ञाच्या वेळी प्रत्यक्षच पाहिले की श्रीकृष्णांचा द्वेष करणाऱ्या शिशुपालाला अशी गती प्राप्त झाली की जी योगी कठोर योग साधना करून प्राप्त करू इच्छितात त्या श्रीकृष्णांचा विरह कोणाला बरे सहन होईल शिशुपालाप्रमाणेच महाभारत युद्धामध्ये ज्या शत्रुपक्षाच्या योद्ध्यांनी आपल्या डोळ्यांनी नयनाभिराम श्रीकृष्णांच्या मुखकमलाचे अवलोकन करीत अर्जुनाच्या बानाने घायाळ होऊन प्राणत्याग केला ते सर्वजण पवित्र होऊन भगवंताच्या परमधामाला प्राप्त झाले स्वतः भगवान श्रीकृष्ण तिन्ही लोकांचे अधिपती आहेत त्यांच्या बरोबरीचा सुद्धा कोणी नाही तर त्यांच्यापेक्षा मोठा कोण असू शकेल ते आपल्या स्वतःसिद्ध ऐश्वर्याने नेहमीच पूर्ण काम आहेत तरीही इंद्रादी पूर्वीपासूनचे लोकपाल अनेक प्रकारच्या भेटवस्तू देऊन आपापल्या मुकुटांच्या पुढील टोकानी त्यांच्या पाय ठेवण्याच्या आसनाला प्रणाम करतात विदुरा तेच भगवान श्रीकृष्ण राजसिंहासनावर बसलेल्या उग्रसेन महाराजांच्या समोर नम्रपणे उभे राहून म्हणत असत की महाराज आमची प्रार्थना ऐका हा त्यांचा सेवा विनम्र भाव आठवून आमच्यासारख्या सेवकांचे चित्त अत्यंत व्यथित होत आहे पापीनी पुतनेने आपल्या स्तनांना हलाहल विष लावून श्रीकृष्णांना मारण्याच्या हेतूने त्यांना दूध पाजले होते तिलाही भगवंतानी दाईस मिळण्याजोगी गती दिली अशा त्या श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त दुसरा कोण दयाळ नाही ज्याला आम्ही शरण जावे मी असुरांना सुद्धा भगवंताचे भक्त समजतो कारण वैरभाव मनात असल्यामुळे क्रोधामुळे त्यांचे चित्त नेहमी श्रीकृष्णाकडे लागलेले असे रणभूमीमध्ये सुदर्शन चक्रधारी भगवंताना खांद्यावर घेऊन आपल्याकडे झेपवणाऱ्या गरुडाचे त्यांना दर्शन होत असे ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यावरून पृथ्वीवरील भार नाहीसा करून तिला सुखी करण्यासाठी भगवंतांनी कंसाच्या कारागृहात वसुदेव देवकीच्या पोटी अवतार घेतला कंसाच्या भीतीने जेव्हा पिता वसुदेवानी त्यांना नंदबाबाच्या गोकुळामध्ये नेहून पोचवले तेव्हा तेथे ते बलरामासह अकरा वर्षे आपले तेज गुप्त ठेवून राहिले यमुनेच्या उपवनातील हिरव्यागार वृक्षांवर कलकलाट करणाऱ्या पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी राहतात तेथे श्रीकृष्णाने वासरांना चारून गोप बालांच्या समवेत विहार केला होता व्रजवासियांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी ते अनेक बाललीला करीत कधी रडवेले होत कधी हसत तर कधी सिंहाच्या छाव्याप्रमाणे मंत्रमुग्ध दृष्टीने पाहत असत पांढरे शुभ्र बैलानी निरनिराळ्या रंगाच्या गायीना चारता चारता ते आपले साथीदार गोप बालकांची बासरी वाजवून करमणूक करीत असत याच काळामध्ये त्यांना मारण्यासाठी जेव्हा कंसाने पुष्कळशे मायाव्याने इच्छेनुसार रूप धारण करणारे राक्षस पाठवले तेव्हा त्यांना भगवंतांनी लहान मुलांनी खेळणी मोडावी त्याप्रमाणे सहज मारली यमुनेचे विष मिश्रित पाणी प्याल्यामुळे मेलेले गोप बालक आणि गायी यांना जिवंत केले कालियाला निश्चेष्ट केले आणि कालिया डोहाचे पाणी विषरहित करून ते पिण्यायोग्य केले अपार धनाचा सुयोग्य उपयोग करण्याच्या हेतूने भगवान श्रीकृष्णाने श्रेष्ठ द्विजांच्या द्वारा नंदबाबा करवी गोवर्धन पर्वताच्या पूजेच्या रूपाने गोयज्ञ करविला हे महाभाग इंद्र यज्ञ न केल्याने आपला मानभंग झाल्याचे पाहून इंद्राने रागावून गोकुळाचा नाश करण्यासाठी मुसळधार पाऊस पाडायला सुरुवात केली तेव्हा भगवंतांना करुणा येऊन त्यांनी लिलेने छत्रीप्रमाणे गोवर्धन पर्वत उचलला आणि व्रजाचे रक्षण केले शरद ऋतूतील चांदणे जेव्हा सर्व वृंदावनावर पसरत असे तेव्हा श्रीकृष्ण त्या चांदण्याचा आदर करून मधुर गाणे गात आणि फेर धरलेल्या गोपींची शोभा वाढवीत त्यांच्याबरोबर रास क्रीडा करीत या ठिकाणी दुसरा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू